मित्रांनो आपण सर्वांनी ही कहाणी ऐकलीच असेल की तानाजीनं यशवंती घोरपडीच्या मदतीनं पूर्वीचा कोंढाणा म्हणजे आत्ताचा सिंहगड काबीज केला बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे की तानाजीनं घोरपडीच्या शेपटाला दोरखंड बांधलं आणि मग ती घोरपड एका कपारीला घट्ट चिकटून बसली आणि एक मावळा त्या शेपटाला बांधलेल्या दोरीनं वरती चढला एक सर्वसाधारण समजूत अशी ही आहे की घोरपडीच्या अंगात बारा बैलांचं बळ असतं आणि एकदा ती जमिनीला चिकटली की लवकर सुटता सुटत नाही पण मित्रांनो ही समजूत खोटी आहे घोरपडीची नख तीक्ष्ण असतात पण नाजूक असतात ती कपारीला धरून कुठल्या माणसाचं वजन पेलवू शकेल इतकी ताकदवान बिलकुल नसते आणि ह्याच आधारावर बऱ्याच इतिहासकारांनी यशवंती घोरपडीची कहाणी एक दंतकथा समजून निकालात काढली पण ही सुद्धा एक दुसऱ्या टोकाची भूमिका आहे लोकांची घोरपडीबद्दलची समजूत आणि बहुतांश इतिहासकारांचं घोरपडीच्या कथेला दंतकथा मांडणं दोन्हीही अर्धसत्य आहेत मित्रांनो गडकिल्ल्यांचे तट आणि कडे हे सुरुंग लावून गुळगुळीत केलेले असतात की जेणेकरून शत्रूचे रॉक क्लाइंबर त्यावरून चढून येता कामा नये अशा अवघड दुर्गम उंचावर असणाऱ्या गड किल्ल्यांना घोरपडीच्या मदतीनं सर करण्याची कला मराठ्यांनी शोधून काढली घोरपड हा एक सरडा आणि पाल यांमध्ये कुठेतरी असणारा तुलनेनं आकारात मोठा असलेला सरपटणारा प्राणी आहे घोरपड गुळगुळीत असलेल्या कपारीवरनं सुद्धा सरपटत जाऊ शकते घोरपडीच्या मदतीनं किल्ला सर करण्यासाठी एक विशिष्ट अशी जागा शोधली जायची की हा घोरपडीचा प्लॅन सक्सेस होईल मग त्या घोरपडीच्या शेपटीला एक बारीक सुतळी बांधली जायची आणि तिला त्या कपारीवर सोडून दिलं जायचं आणि त्या सुतळीच्या दुसऱ्या टोकाला एक हलका पण मजबूत असा दोरखंड बांधला जायचा घोरपड कपारीवर सरपटत जायची तिच्या मागोमाग तिच्या शेपटीला बांधलेली सुतळीसुद्धा वरवर जायची आणि त्याच्या पाठोपाठ सुतळीला बांधलेला हलका पण मजबूत दोरखंडसुद्धा वरती जायचा हे सर्व काम अंधारातच व्हायचं म्हणून शत्रूला कळण्याचा प्रश्नच येत नव्हता किल्ल्याच्या कडा आणि तटाजवळ शक्यतो मोठी झाडं नसायची पण छोटी झाडं झुडपं आणि खिंडी कपारी तर असायच्याच मग ती घोरपड कुठल्या तरी झुडपात किंवा खिंडी कपारीत शिरायची मग तिच्या पाठोपाठ ती सुतळी आणि सुतळीला बांधलेला हलका दोरही तिच्या पाठोपाठ शिरायचा आणि हा दोरखंड कुठेतरी कपारीत किंवा झुडपात अडकून बसायचा आणि मग रॉक क्लाइम्बिंगमध्ये म्हणजे कपारी चढण्यात पटाईत असणाऱ्या वजनानं हलक्या असणाऱ्या एखाद्या कमी वयाच्या मावळ्याची निवड केली जायची हा मावळा त्या दोरखंडाच्या आधारानं सरसर वरती चढायचा सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेले मावळे वानरांसारखे कड्याकपारी चढण्यात अतिशय चप्पळ होते एक हलका मावळा वरती चढून त्यानं एखाद्या भक्कम आधाराला दोर बांधला की पुढचं काम फत्ते व्हायचं मग त्या भक्कम दोरखंडाच्या आधारानं शिवरायांची वानरसेना सरसर गडावर चढायची आणि हा हा म्हणता गड फत्ते करायची मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद